श्रीराम समर्थ पंचिका पाचवी त्वंपद शोधन श्रीराम समर्थ पंचिका पाचवी समास पहिला तनुत्रितय निरसन नरदेहाला आल्यानंतर विचाराच्या सहाय्याने आत्म्याला ओळखावे असे करण्याने फारच मोठे कार्य पार पडल्यासारखे होते साळीच्या भुसाचा त्याग करून आतला तांदूळ निवडून घ्यावा त्याप्रमाणे देहत्रयाला ओलांडून मुख्य आत्मा निवडावा आत्मा म्हणजे आपण स्वतःच स्वतः सिद्ध आणि प्रकाशमान असा मी नाही असा तर्कच कोणी करू शकत नाही म्हणून आपण म्हणजेच आत्मा स्वतः सिद्ध आहे आणि आपण स्वतःपणाची जाणीव हीच प्रकाशाची खूण तर मग आत्मा जाणायचा म्हणजे काय करायचे आत्मा म्हणजे देहच असा निश्चय ठरल्यानंतर अन्य विचार कशासाठी करायचा आत्मा म्हणजे देहच अशी कल्पना केल्यावर तिच्यात दोन दोष उत्पन्न होतात हा देह कोणत्याही कर्माशिवाय जन्माला आला आणि जे पूर्वी केले असेल त्या कर्माचा नाश झाला असे मानावे लागते हा देह आताच जन्माला आला असे मानले तर त्या देहाच्या निर्मितीचे कारण अशी कर्मे कोणी केली या देहाने ती केली नाहीत तर ती न करताच तो देह जन्माला आला काय हा एक दोष होय दुसरा दोष म्हणजे या जन्मात हा देह जी कर्मे करतो त्या कर्माचा भोग घेण्यापूर्वीच तो नष्ट होतो हा दुसरा दोष होय कर्ममार्गी जे लोक आहेत त्यांचा विचार पाहता तेही देह आणि आत्मा वेगळे आहेत असे मानतात यज्ञाच्या योगाने देहनाशानंतर आत्म्याला स्वर्गप्राप्ती होते असे ते मानतात तेव्हा अस्थिमांसाने भरलेल्या नाडी त्वचा यांनी गुंडाळलेल्या शरीराला आत्मा म्हणजे याहून दुसरे अज्ञान कोणते म्हणजे शरीराला आत्मा मानणे हेच सर्वात मोठे अज्ञान आहे निद्रेमध्ये अथवा मरणकाळी देहाला निश्चेष्टता येते त्याची हालचाल बंद होते याला आत्मा असे कोण मानतो जडतत्व की चैतन्य तत्व देह जर जड असल्यामुळे त्याला काहीच कळत नाही देह तर जड असल्यामुळे त्याला काहीच कळत नाही देहांतर्गत चैतन्यच मी देह आहे अशी कल्पना करत असते म्हणून जाणत्याने ओळखावे की देह हा आत्मा नाही तर मग हा देह कशाचा बनला आहे असे म्हणशील तर मागे आपण निरूपण केलेच आहे की पंचमहाभूतांच्या पाच पाचांच्या पंचीकरणाने देह झाला आहे तू देहाहून वेगळा आहेस म्हणूनच तू देहाला जाणू शकतोस माझा देह असेही म्हणतोस तेव्हाच तू त्याहून वेगळा आहेस असे कबूल करतोस देहाचे व्यापार चालू असताना इंद्रियांच्या मार्गाने विषयांचे अपार सेवन चाललेले असते प्रमाण चैतन्य म्हणजे अंतःकरण वृत्तीयुक्त जीव इंद्रियांद्वारे परिणाम पावतो तिला जागृती अवस्था म्हणतात ही स्थूल देहाची अवस्था आहे तिला आत्म्याची अवस्था मानू नये आता या अवस्थेत जो व्यवहार घडतो म्हणजे इंद्रियांद्वारे विषयांचे जे सेवन चालते तिला जागृती असे म्हणतात या अवस्थेचा तपशील पुढील प्रमाणे आहे त्या अवस्थेचे मूल स्थान नेत्र आहे अवस्था नसेल तर आत्म्याला स्थान कसे असेल देह अवस्था स्थान या तिन्हींना आकार असे नाव आहे आकार हा प्रणवाचा पहिला चरण आहे पण तो आत्मा नाही या इतक्यांचाही अभिमान बाळगतो या कारणास्तव त्याला म्हणजे जीवाला विश्वाभिमानी असे म्हणतात ही अवस्था संपताच तिचा अभिमानीही तिच्याबरोबर जातो ज्याप्रमाणे पुरुषाला एखादा अधिकार प्राप्त होतो तेव्हा त्याला ते अधिकारवाचक नाव प्राप्त होते व तो अधिकार नष्ट होताच त्यामुळं प्राप्त झालेले नावही त्याबरोबर लयाला जाते त्याप्रमाणे या जीवात्म्याला विश्व नाव तात्पुरते प्राप्त झालेले असते ती जागृती अवस्था नष्ट होताच ते नाव कसे राहील विश्वाभिमानी हा सत्वगुणाचा समुदाय असून आत्मा त्या गुणाचा केवळ साक्षीदार आहे स्थूल देहाला स्थूल भोगच प्राप्त होतात आत्मा फक्त त्यांना जाणतो म्हणजे तो साक्षी आहे साक्षीला सुखदुःख असते असे म्हणताच येत नाही स्थूल देह जर आत्मा नसेल तर स्त्री पुत्र इत्यादीची ममता कोणाला असेल म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी ही ममत्वाची भावना नसते एवढेच नव्हे तर वर्ण आश्रम इत्यादी भेदही आत्म्याला नाही देह ज्या ठिकाणी जन्म पावतो त्या कुळाचे धर्म त्या देहाला लागतात ते धर्म ते देह संबंध आहेत तोवरच असतात त्यामुळे ते देहाबरोबरच नाहीसेही होतात तीर्थ व्रत जप ध्यान इत्यादी अनेकही काही साधने ही सर्व देहामुळेच शक्य होतात आत्मा हा फक्त त्यांचा साक्षी असतो अशा प्रकारे स्थूल देह म्हणजे आत्मा या मताचे निरसन झाले आत्मा म्हणजे मी नव्हे आत्मा चैतन्य घन म्हणजे चैतन्य रूप असून तो जड अशा स्थूल देहाचा फक्त जाणता आहे या प्रसंगी शिष्याने प्रार्थना करून विचारले देह तर निशेष नष्ट होतो मग मेल्यानंतर फिरून जन्माला येणे ही गोष्ट कशामुळे घडते जर आत्मज्ञान झाले तरच त्या लिंगदेहाचा नाश होतो ज्ञानाखेरीज इतर अनेक साधने केलीत तरी लिंगदेहाचा नाश होत नाही तो लिंगदेह अग्नीने जाळत नाही पाण्यातही बुडत नाही योगादी अनेक उपाय करून लोक कष्टी होतात पण लिंगदेहाचा प्रभाव मात्र अनावर असतो एक वेळ समुद्राचे प्राशन करणे सोपे म्हणावे लागेल मेरू पर्वत सुद्धा सुखाने कदाचित उखडून टाकता येईल एक वेळ अग्नीही पिऊन टाकणे शक्य आहे पण चित्ताचा निग्रह करणे मात्र कठीण आहे या देहाचे खंडन करावयाचे एकमेव साधन म्हणजे आत्मज्ञान हेच होय गुरुमुखाने श्रवण करून त्यावर मनन केले असेल तरच हे ज्ञान खात्रीपूर्वक प्राप्त होते तू मी देह आहे असे म्हणतोस अशी वाचना दृढ झाली असेल तर ती तोडून काढण्यासाठी विवेकरूपी शस्त्राचीच गरज आहे जर तुझा विश्वास असेल आणि जर तुझ्या मनात आवड निर्माण झाली असेल आणि रात्रंदिवस मनात त्याचा निरिध्यास बाळगणार असशील तर मी तुला विवेकशस्त्र देतो मी निश्चितपणे प्रत्येगात्मा असून माझ्यावर देहाचा आरोप केला तरी माझ्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे असा निरिध्यास घेतल्यानंतर देहबुद्धीचे खंडन होते गुरु शिष्याला म्हणतात ती देहबुद्धी मला देऊन टाक आणि आत्मबुद्धीचे म्हणजे मी आत्मा आहे या बुद्धीचे जतन कर त्या योगे तुला जन्ममृत्यूची आठवण सुद्धा येणार नाही हे माझे तुला वचन घे मुळी सर्पाच्या आकाराची झाली ती न ओळखताच सर्पाच्या भीतीने अनेक लोक मरण पावले पण विचाराने तो सर्प नसून मुळी आहे हे लक्षात घेतले तर वरील प्रमाणे भ्रमच निर्माण होणार नाही मी देह आहे असा ध्यास धरला असेल तर ती वासना आहे हे ओळखावे त्या वासनेचे वेगवेगळे सतरा प्रकार आहेत लिंगदेह हा सतरा घटकांचा आहे तो आता स्वतंत्रपणे पाहू त्याचे स्वरूप निश्चितपणे कळताच निर्माण झालेले संकट निरसून जाईल एखादी वस्तू आहे अथवा नाही अशी वाटते अनुमानाने निश्चयपूर्वक सांगता येत नाही अशा तऱ्हेने अंतःकरण विभागले जाते त्या अंतःकरणाच्या संशयरूप अंशाला मन असे म्हणतात अमुक पदार्थ ही अमुक वस्तू आहे असा निश्चय जेव्हा होतो तेव्हा त्याला बुद्धी असे नाव प्राप्त होते हा अंतःकरणाचा दुसरा परिणाम किंवा भाग होय चित्ताच्या द्वारा चिंतन चालते अहंकार म्हणजे मी अमुक तमुक असा अभिमान होय चित्त आणि अहंकार या दोन वृत्तींचा मन आणि बुद्धी यांच्यामध्येच समावेश होतो शब्द ऐकते ते श्रोत्रेंद्रिय म्हणजे कान जाणावे थंड उष्ण स्पर्श जाणते ते त्वगेंद्रिय म्हणजे त्वचा होय डोळा रूप पाहतो जिव्हेने रस जाणता येतो आणि घ्राणेंद्रिय म्हणजे नाक गंधाचा अनुभव घेते अशी ही पाच ज्ञानेंद्रिय होत एकाच वाणीचे चार प्रकार होतात त्याचे वेगळे वेगळे स्वरूप जाणून घे उगीच काहीतरी आठवते तिला परावाचा म्हणतात चित्तात जे स्फुरते ते स्पष्टपणे दिसे ना दिसे अशा स्वरूपात जाणवते ती पश्यंती वाचा होय त्यानंतर मननात जेवढे म्हणून येते त्याला वाणी म्हणतात वैखरी म्हणजे प्रत्यक्ष बोलणे होय परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी असे वाणीचे चार प्रकार होत पाणिंद्रिय म्हणजे हाताने घेणे आणि देणे असे दोन व्यवहार घडतात पादेंद्रिय म्हणजे पायाने चालण्याचा व्यापार होतो तर उपस्थ म्हणजे शिष्णाचा रतिसुख घेण्याचा व्यापार होतो गुदद्वाराने मलविसर्जन होते अशा तऱ्हेने पंचकर्मेंद्रियांच्या व्यापारांचे स्वरूप होय त्याचप्रमाणे प्रामाण प्राणाचेही पाच प्रकार असतात हृदयात वाहताना जो सुख देतो तो प्राण म्हणून समजावा गुदद्वाराच्या वाटेने खालच्या दिशेने जो वाहतो त्याला अपान असे म्हणतात जो वायू शरीरातील सर्व साध्यांच्या हालचाली करतो त्याला समान असे नाव असून तो नाभीच्या ठिकाणी राहतो तर उदान हा कंठाच्या ठिकाणी राहतो आणि क्षुधाशमन म्हणजे भूक भागवणे आणि तहान भागवणे या क्रिया करतो व्यान म्हणजे सर्व शरीरात वावरतो तो नाडीद्वारा सर्व शरीराला अन्नरसाचा पुरवठा करतो अशा प्रकारे हे पंचप्राण निश्चयपूर्वक समजून घ्यावेत मनबुद्धी इंद्रिये पंचप्राण हे सतरा मिळून लिंगदेह अथवा सूक्ष्मदेह होतो आत्मा या सर्व मन बुद्धी इत्यादी इंद्रियांना आपल्या सर्वज्ञपणाच्या गुणधर्मामुळे जाणतो शुद्ध आत्मस्वरूपात बुद्धी इत्यादी तत्वे राहतात पण ती तत्वे आत्म्याला जाणत नाहीत चैतन्यघन असा आत्मा संपूर्ण लिंगदेहाला व्यापून असतो पण त्या आत्मस्वरूपात लिंगदेहाचा भास नसतो जागृतीच्या अवस्थेत विषयांचे भोग घेतले त्या भोगांच्या संस्कारास मन चटावते आणि ते मनात त्या भोगांचे स्मरण करते हीच स्वप्नावस्था होय लिंगदेहामुळेच ही स्वप्नावस्था शक्य होते लिंगदेह नसेल तर स्वप्नही नष्ट होते आत्मस्वरूपात तर ते नसतेच या अवस्थेचे स्थान कंठ हे आहे लिंगदेह हा देह आहे स्वप्नावस्था ही अवस्था आणि कंठ हे स्थान अशी त्रिपुटी आहे त्या सर्वाची उकार ही मात्रा आहे असे म्हणतात या त्रिपुटीची मात्रा ओठाने सांगायची झाल्यास उकार मात्रा होय आकारापासून उकार नसतो वर्णा वाचून उच्चार नसतो दृश्या वाचून भास नसतो तसा आत्मा नाही या सर्व गोष्टी घटकाची अपेक्षा करतात त्या सापेक्ष असतात तसा आत्मा सापेक्ष नसतो कापसाला पीळ पडतात जसे सूत दिसायला लागते त्याप्रमाणे आत्मप्रकाशाने ही सर्व चिन्हे स्पष्ट होतात पीळ असतानाच कापूसही दिसत असतो तसा भास असताना त्या भासाला आत्मा व्यापून असतोच पण केवळ कापसामध्ये सूत दिसत नाही त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी भास मिथ्या ठरतात जाणीव आणि नेणीव यांच्या मिश्रणास रजोगुण म्हणतात तो लिंगदेहाचा गुण होय लिंगदेहाला जे भोग घडतात त्यांना प्रविविक्त भोग म्हणतात लिंगदेहाच्या आरोपाने सुखदुःखाचे अनुभव जो घेतो त्या जीवाला तैजस म्हणतात या जीवाला जो मी मी असा ध्यास लागलेला असतो तो ध्यास जर टाकून दिला तर तो अभिमान कोणाला होईल कोणालाच नाही केवळ भ्रमामुळेच तो झाला होता हे कळल्यावर तो भ्रम कसा शिल्लक राहील अशा तऱ्हेने सूक्ष्म देहाचा म्हणजे लिंग देहाचा भास हा खोटा आहे हे जाणून घे आत्मा हा फक्त साक्षी आहे आणि लि हा लिंग देह मृगजळाप्रमाणे भासमान आहे मुख्य आपले आत्म आत्मत्व दृढ करावे तो लिंगदेह हा मृगजळाप्रमाणे आहे असे निष्पन्न झाल्यावर त्याचे दिसणे आणि न दिसणे सारखेच समजावे लागेल शोक मोह काम क्रोध हे सगळे त्रिविध प्रकारचे लिंगदेहाचे कार्य आहे पण लिंगदेहाचा संबंध सुटताच त्याबरोबरच त्याचे कार्यही नष्ट होते अशा तऱ्हेने स्थूल आणि सूक्ष्मदेह हे अज्ञानामुळे उत्पन्न होतात त्यांचे खंडन झाल्याखेरीज आत्मज्ञान कसे होईल त्या अज्ञानाचे स्वरूप काय असा प्रश्न विचारशील तर मी जे प्रश्न विचारीन त्याची उत्तरे तू दे आता तू जो हा दोन देहा वेगळा आहेस तो तू कोण आहेस हे दाखव यावर शिष्य मनात विचार करतो मी दोन्ही देहांचा साक्षी आहे हे खरे मी सर्व जाणतो हेही खरे आहे पण मी कोण आहे हे मात्र मला कळत नाही तरी आता तोच मी काही जाणत नाही असे म्हणतो ते कसे तेव्हा सद्गुरू म्हणतात की अरे बाळा यालाच अज्ञान म्हणतात तू कोणावरही अवलंबून नसणारा केवळ साक्षी आहेस तू स्थूल आणि सूक्ष्म या दोन्ही देहांची नीट पारख कर आणि त्या दोही वेगळा केवळ ज्ञानस्वरूप असा जो कोणी आहे त्याला जाणून घे जे दृश्य होते ते डोळ्याने पाहिलेस जे आभासमय होते ते तू मनाने समजून घेतलेस पण आपणच आपल्याला कळले नाही म्हणून भांबावून गेला आहेस तू दृश्य व भास यांच्या पलीकडचा आहेस हे तुला कळते पण आपल्याला कळत नाही असेच तुला वाटते आपल्याला कळत नाही असे तुला कळते याचाच अर्थ अज्ञान हे मिथ्या आहे अज्ञान म्हणजेच कारण देह होय त्याला सत म्हटले तर ज्ञानाने तो नष्ट होतो त्याला असत म्हणावे तर कार्यावरून त्याचे अनुमान होते त्यामुळे अज्ञान हे अनिर्वचनीय ठरते मन बुद्धी इत्यादी अंतकरणाचे घटक जेथे अत्यंत विलीन होतात ती सुषुप्ती कारण शरीराची अवस्था होय तिचे स्थान हृदय आहे तू स्वतः ज्ञाता असल्यामुळे सुषुप्ती तुला अनुभवता येते नाही तर जागृतीमध्ये सुषुप्तीचे सुख आठवत नाही त्या अज्ञानाला तू जाणू शकतोस पण त्याला जाणून सुद्धा मला काही समजत नाही असे तू म्हणतोस त्यालाच मकार मात्रा म्हणून समजावे तेथे जो भोग घडतो तो आनंद स्वरूपाचा असतो आणि तेथे तमोगुणाचा संबंध असतो वास्तविक पाहता तू जाणता असताना तुला अज्ञान कसे असेल आत्म्याला अज्ञान असत नाही पण बळेच मी अज्ञानी आहे असे म्हणत असशील तर अभिमान बाळगतोस तोच प्राज्ञ नावाचा अभिमानी जीव होय आणि ती कारण शरीराची सामग्री होय हे अज्ञान तुला कळते किंवा नाही हे सांग आपल्याला कळत नाही असे तुला वाटते म्हणजे नेमके काय होते ते नीट समजून घे अंधार दृष्टीला दिसतो आणि तू त्यावेळी म्हणत असतोस की डोळ्याला दिसत नाही वास्तविक पाहता अंधारही डोळाच पाहतो त्याप्रमाणे अज्ञान ज्या योगाने प्रकाशते म्हणजे जाणवते तो तू स्वप्रभ आत्मा तूच आहेस तेव्हा अज्ञान सोडून दे तू पूर्णपणे ज्ञाता आहेस अशा रीतीने अज्ञानाचे आपोआप खंडन झाले अशा प्रकारे स्थूल सूक्ष्म कारण ही शरीर त्रिपुटी जागृती स्वप्न सुषुप्ती ही अवस्था त्रिपुटी विश्व तैजस प्राज्ञ ही अभिमानी जीव त्रिपुटी अ उ म ही मात्रा त्रिपुटी सत्व रजतम ही गुणत्रिपुटी दृश्य भास अज्ञान ही भोग्य त्रिपुटी अशा आठ प्रकारच्या त्रिपुटी सांगितलेल्या आहेत त्या इतक्या त्रिपुटींचा तू सहजच जाणता आहेस त्यांचा शास्त्रप्रतिती गुरुप्रतिती आत्मप्रतिती या तीन प्रतितींच्या मार्गाने अनुभव घे श्री गुरुनी असे म्हणताच शिष्याच्या ठिकाणी आत्मसुखाचा पूर दाटला आणि एखादा मोठा वृक्ष जसा उन्मळून पडतो तसा तो सद्गुरूंच्या चरणावर पडला त्याचा कंठ सद्गतीत झाला त्याच्या शरीरावरील रोमारोमात घामाचे बिंदू दिसू लागले अभिमानाने आनंद शरीरभर दाटून आला आणि डोळ्यातून प्रेमाश्रू पाझरू लागले त्यानंतर त्याच्या अंतःकरणाची वृत्ती संपूर्णपणे लोप पावली आणि निखळ शुद्ध ज्ञानदशेने त्याला व्यापून टाकले आणि तो एकदम शांत झाला मग सद्गुरूंनी त्याला सावध हो सावध हो असे म्हणून त्याला थापटले आणि पुढे म्हटले तुला तुझा अनुभव आला तो माझ्यापुढे सांग बरे मग त्याने ते आनंदाचे भरते गिळून टाकले आणि तो जागेवरून उठला आणि पुन्हा सद्गुरूंच्या चरणावर त्याने मस्तक टेकवले मग तो मंद मंद स्वरात बोलू लागला सद्गुरू महाराज आपला जय जयकार असो तुम्ही मला भवसागरातून बाहेर काढून पलीकडे पोचवले आहे आता मीच चैतन्यमय सागर झालो असून माझ्या व्यतिरिक्त दुसरे कोणीही मला दिसत नाही मी एकमेव उरलो आहे आता अज्ञान कुठे राहिले दृश्य आणि भासमान पदार्थ तरी कुठे राहिले आता मीच भासविरहित झालो केवळ ज्ञानरूप आणि स्वयंप्रकाश झालो आता दृश्य आणि त्याचे आभास मला नकोत त्याचे हे बोलणे ऐकून सद्गुरू त्याला म्हणाले सावधान तुझे आत्यंतिक समाधान अजून झाले नाही तुला वाटते आहे की आपल्याला साध्य प्राप्त झाले आपल्याला आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले आहे पण ते ज्ञान नसून वृत्तीच्याद्वारे प्राप्त झालेला आनंद आहे या वृत्त्यानंदाने तुला मध्येच अडकवले आहे तरी ती वृत्ती म्हणजे काय हे तू जाणून घे मग तिचा त्याग करून आपण निवांत स्वरूप होऊन स्वरूपातच राहावे त्या अवस्थेत दुजेपणाच्या नावाने शून्यच असेल स्थूल देह सूक्ष्मदेह हे कार्यरूप असून त्यांचे अज्ञान हेच कारण होय त्या अज्ञानाचे जे मूळ अधिष्ठान ते महाकारण होय चौथी तुर्यावस्था या स्थूल सूक्ष्म आणि कारण या तिन्ही शरीरांना व त्यांच्या अवस्थांना जाणते मी स्वरूप झालो आहे असे जे तुला वाटत आहे ते वृत्तीच्या योगाने जाणवते आहे या वृत्तीच्या अडथळ्याने तू स्वरूप सुखापासून वेगळा पडतोस स्वरूपास प्रत्यक्ष अनुभवाने जाणून घे जे जे वृत्ती स्वरूप आहे वृत्त्यात्मक त्याचा त्याग कर आत्मस्वरूपाच्या संदर्भात कोणी द्रष्टा नसतो कोणी साक्षी नसतो दृश्य जर मिथ्या ठरले तर त्याला पाहणारा द्रष्टा कसा सत्य असेल जे साक्ष आहे ते निर्माण होताच नष्ट झाले तर साक्षी कोण राहील द्रष्टा आणि साक्षी यांच्या अभावी आत्मा आपल्या ठिकाणी संपूर्ण व्यापून असतो अशा प्रकारे वृत्तीतील मीपणा तेथे संपूर्णपणे नष्ट होतो आपल्यापेक्षा वेगळा असा दुसरा कोण आहे आत्म्याचा अनुभव घेणारा तरी कोण आहे या ठिकाणी ज्ञान आणि अज्ञान या दोहोंची योग्यता सारखीच खरे म्हणजे येथे बोलणेच संपते येथे मौनाची सुद्धा कल्पना करता येत नाही कारण ते सापेक्ष आहे बोलण्याचा अभाव म्हणजे मौन पण बोलणेच नसेल तर मौन धारण केले असे म्हणण्यात काय अर्थ आहे अनुभवही येणे शक्य नसतो अनुभव ही येणे शक्य नसतो कारण अनुभव अनुभव घेणारा आणि अनुभव कार्य या तिहींचाही तेथे अभाव असतो या अनुभवा वाचून येथे आत्यंतिक समाधान प्राप्त होते ते ज्याचे त्यानेच घ्यावयाचे असते इति श्रीमत अगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे तनुत्रितय निरसन प्रकारे प्रथम समासः श्रीराम समर्थ